तुमी, तुम्ही अनसख्या तुम्ही हळू मला जागा सांग मला कस समद्याच सारख्या चाळी वेळ खाल्ल कस सांग मला कस समद्याच सारख्या चाळी दिल्या खानाची घालते सुखत झोळी तुम्ही दिल्या खानाची घालते सुखत झोळी जर तारशालच्या हिरव्या किनारीचा जर तारशालच्या ख्या मला जाग शिटी हळूच बोलवा डोळ्यान खुणवा तोंडानं वाजवा शिटी हट्ट्याळ बाजूला शेजारीची ती मामी ही बा घंटी वाजवा अहुराया तुम्ही अनसख्या तुम्ही हळू मला जा